मालकाच्या घोड्यावरनं भरण सूर्याच्या सूर्याच्या वाड्यावरनं सूर्याच्या सांगते भोळा माझ्या मनात भाव है भोळा हे रजी गोड गोड बोला तिळगुळ गोड बोला ना जो धारवाडी कधीचा शालू की पिवळा तरी तरी तरी कशालू Good, good, good, good, good, good, good, good, good, good, good, good, good, good, good, बुडवा वडवटाच्या मधात बुडवा